पावसातील संघर्षातून उमललेली मैत्री आणि शिकलेला जीवनधडा प्रिय वाचक हो आज मी तुम्हाला एक अशी हृदयाला स्पर्श करणारी गोष्ट सांगणार आहे जिथे पावसात अडकलेली एक साधीशी गाडी थकलेला गाडीवान रामू आणि त्याचा विश्वासू मित्र भोलू त्यांच्या प्रवासातून जीवनातील मोठा धडा उलगडतो ही गोष्ट केवळ चिखलात अडकलेल्या गाडीची नाही तर राग थकवा हताशपणा आणि शेवटी उमललेल्या मैत्री व स्वप्रयत्नांचीही कहाणी आहे ही कथा तुम्हाला दाखवते की अडचणींचा सामना करताना मनाचा छोटासा आवाज किती मोठा बदल घडवू शकतो आणि एक साधा प्रयत्नही मार्ग कसा मोकळा करू शकतो पुढे काय घडतं रामू आणि भोलू कसे या संकटातून बाहेर पडतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढच्या ओळी वाचल्याशिवाय राहणार नाही चला तर मग गोष्टी डॉट आय एनची लिंक सोबत या हृदयस्पर्शी प्रवासाची सुरुवात करूया पावसातील अडकेली गाडी त्या दिवशी सकाळपासून पाऊस कोसळत होता रानवाटेवरचा चिखल एखाद्या मोठ्या दलदलीसारखा झाला होता गाडीवान रामू आणि त्याचा विश्वासू गाढव भोलू रोजप्रमाणे गावाकडे सामान घेऊन निघाले होते पण मध्येच रस्त्यावरील एक खोल खड्डा चिखलाने भरला होता रामूची गाडी जशी त्या खड्ड्यात अडकली तसा भोलू घाबरून मागे हटला आणि रामूचा ताबा सुटला अचानक गाड्याची चाकं खोल चिखलात गुरफटली आणि सगळा प्रवास थांबून गेला थकलेला रामू रामू आधीच भिजला होता ओले कपडे अंगाला चिकटले होते थंडीचा एक काटा सतत अंगातून जात होता या सगळ्यामुळे तो रागावू लागला तो चिखलाला पावसाला रस्त्याला आणि नकळत आपल्या भोलूला दोष देऊ लागला भोलू मान खाली घालून उभा राहिला जणू म्हणत होता मी काय चुकलो त्या क्षणी रामूला स्वतःच्या शब्दांचीही लाज वाटू लागली तो थकला होता चिडला होता पण मनातून त्याला माहिती होतं भोलू त्याचा मित्र होता दोषी नव्हता मनाचा संदेश पाऊस थोडा कमी झाला गाडीखाली वाहणाऱ्या लहानशा ओढ्यासारख्या पाण्यात रामूचा चेहरा दिसला आणि त्याला मनात एक शांत आवाज ऐकू आला कुणाचाही नाही फक्त स्वतःच्या अंतर्मनाचा रागाने काही होणार नाही रामू समस्या तुझी आहे उपायही तुलाच शोधायचा आहे हा आवाज रामूला थांबवून गेला त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि भोलूच्या डोक्यावर हळूच हात ठेवला भोलूने उत्सुकतेने कान हलवले जणू तो म्हणत होता चल प्रयत्न करूया पहिला उपाय रामूने जवळचे दगड मातीचे ढेकूळ गोळा केले हात चिखलात माखले कपडे अजून ओले झाले पण त्याने खड्डा भरत राहिला भोलू शांत पसोर त्याच्याकडे बघत होता आणि वेळोवेळी आपली शेपूट हलवून प्रोत्साहन देत होता रस्त्याची दुरुस्ती नंतर त्याने गाडीतले काही जड सामान उतरवले पावसात भिजणारे ते ओझे त्याला हलकं वाटू लागलं जणू समस्येचे वजन उतरवले आणि मनदेखील हलके झाले फांदीचा आधार जवळच पडलेली एक मजबूत फांदी रामूने उचलली तिला खांबासारखी टेकवून गाडीचे चाकवर उचलण्याचा प्रयत्न करायला लागला त्याच्या डोळ्यात आता हताशपणा नव्हता केवळ एक नवीन उमेद होती खरा मित्र भोलू रामू धडपड करत असताना भोलूनेही हळूच पुढाकार घेतला गाडीच्या पट्ट्यांवर ताण देत तो मागे सरकू लागला जणू म्हणत मी आहे ना काळजी करू नको दोघांनी मिळून एक शेवटचा जोर लावला गाडी मार्गावर चाक अचानक दगडावरून सरकले आणि गाडी खड्ड्याबाहेर पडली रामूच्या चेहऱ्यावर आनंदाने पावसाचे थेंबही चमकू लागले भोलूही आनंदाने ओरखडल्यासारखे आवाज काढत इथे तिथे उड्या मारू लागला त्या क्षणी रामूने भोलूला घट्ट मिठी मारली त्यांनी प्रयत्न केला आणि प्रयत्नानेच यश मिळालं शेवटचे शिकणे रस्ता पुढे स्वच्छ होता आकाश निळं होतं आणि रामूच्या मनात एकच विचार होता समस्या कितीही मोठी असली तिचा उपाय आपल्या हातात असतो फक्त शांत राहायचं आणि प्रयत्न करायचा भोलू बाजूला चालत होता शेपटी डोलवत जणू म्हणत होय मित्रा मोरोल स्वतः प्रयत्न केल्यावरच अडचणी दूर होतात रागाने नाही प्रयत्नानेच मार्ग सापडतो एफ ए क्यू एक या कथेचा मुख्य संदेश काय आहे या कथेचा मुख्य संदेश असा आहे की अडचण कोणतीही असो तिचा उपाय आपल्या स्वतःच्या प्रयत्नांत लपलेला असतो राग तक्रार किंवा दोष देण्यात वेळ वाया जातो पण प्रयत्न केल्यावरच समस्या सुटते दोन या कथेत भोलू गाढवाचे पात्र इतके महत्त्वाचे का आहे भोलू हे फक्त प्राणी नसून मैत्री विश्वास आणि निष्ठेचे प्रतीक आहे तो रागावलेल्या रामूला सोडून जात नाही उलट त्याला शेवटपर्यंत साथ देतो त्यामुळे कथा मुलांना मित्राची किंमत शिकवते तीन गाडी खड्ड्यात का अडकली पावसामुळे रस्त्यावर खोल खड्डा चिखलाने भरला होता गाडीचे चाक त्या चिखलात गुरफटले आणि पुढे हलणे कठीण झाले ही घटना दाखवते की कधीकधी छोटा अडथळा ही मोठी समस्या निर्माण करू शकतो चार रामूला उपाय कसा सुचला रामू रागात होता पण नंतर शांत झाल्यावर त्याला स्वतःच्या अंतर्मनातून एक आवाज ऐकू आला हा आवाज सांगत होता की रागाने काही होणार नाही शांत राहून विचार केल्यावर उपाय सापडतो त्यामुळे त्याने विचारपूर्वक तीन पावले उचलली खड्डा भरला गाडी हलकी केली आणि फांदीने चाक उचलले पाच मुलांनी या कथेपासून काय शिकावे मुलांनी शिकावे की समस्या आली की शांत रहा इतरांना दोष देऊ नका स्वतः प्रयत्न करा मित्रांची कदर करा ही चारही गोष्टी त्यांना आयुष्यात खूप मदत करतात